सूर कसा वाऱ्याने भरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताशा कसा कडकड कडाडला पाऊस फुलांचा बदशाव स्वागत आला सनईचा सूर कसा वाऱ्याने भरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताशा कसा कडकड कडाडला पाऊस फुलांचा बदशाव स्वागत आला फुलांचा वर्षाव स्वागत आला आला आला माझा गणराजा आला मंगलमय अन तेज पुंज गजननाचे रूप करुणासागर चैतन्याचे हे ओंकार स्वरूप त्याच्या जाते सर्व दैन्य दुःख चिंता मुक्त होऊन मिळे खरे सुख त्याच्या दर्शनाने माझा जीव वेळ झाला आला आला माझा गणराजा आला

राजाला द्यावा आला आला आला माझा गणराजा आला हा सनईचा सूर कसा वाऱ्याने भरला डगांचा ढोल घुमू लागला कशा कसा तडकड कडाडला पाऊस फुलांचा बदशाव स्वागत पाहला सनईचा सूर कसा वाऱ्याने भरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताशा कसा कडकड कडाडला पाऊस फुलांचा बदशाव स्वागत आला पाऊस फुलांचा बदशाव स्वागत आला आला आला आला माझा गणराजा आला